Listen to lesson number seventeen Mohan आणि अनला शाळेत जातात मोहन रोज शाळेत जातो तो रोज लवकर उठतो मग तोंड धुतो आणि दूध पितो मग तो अनलाकडे जातो अनला आणि मोहन थोडा अभ्यास करतात आणि मग शाळेत जातात मोहन शाळेत खूप अभ्यास करतो अनला सुद्धा शाळेत अभ्यास करते चित्र काढते आणि गाणी म्हणते मोहन आणि अनला शाळेतून घरी येतात मग ती दोघ बागेत जातात दोघ बागेत खूप खेळतात मोहन घसरगुंडीवर बसतो अनला घसरगुंडीवर बसत नाही ती झोपाळ्यावर बसते मोहन झोपाळ्यावर बसत नाही मोहन आणि अनला बागेत भेळ खात नाहीत दोघ बागेत कणस खातात आणि घरी जातात मोहन घरी येतो हात पाय धुतो जेवतो आणि मग झोपतो लिसन अँड रिपीट मोहन आणि अनला शाळेत जातात मोहन आणि अनला शाळेत जातात मोहन रोज शाळेत जातो मोहन रोज शाळेत जातो तो रोज लवकर उठतो तो रोज लवकर उठतो मग तोंड धुतो आणि दूध पितो मग तोंड धुतो आणि दूध पितो मग तो अनलाकडे जातो मग तो अनलाकडे जातो अनला आणि मोहन थोडा अभ्यास करतात अनला आणि मोहन थोडा अभ्यास करतात आणि मग शाळेत जातात आणि मग शाळेत जातात मोहन शाळेत खूप अभ्यास करतो मोहन शाळेत खूप अभ्यास करतो अनला सुद्धा शाळेत अभ्यास करते अनला सुद्धा शाळेत अभ्यास करते चित्र काढते आणि गाणी म्हणते चित्र काढते आणि गाणी म्हणते मोहन आणि अनला शाळेतून घरी येतात मोहन आणि अनला शाळेतून घरी येतात मग ती दोघ बागेत जातात मग ती दोघ बागेत जातात दोघ बागेत खूप खेळतात दोघ बागेत खूप खेळतात मोहन घसरगुंडीवर बसतो मोहन घसरगुंडीवर बसतो अनला घसरगुंडीवर बसत नाही अनला घसरगुंडीवर बसत नाही ती झोपाळ्यावर बसते ती झोपाळ्यावर बसते मोहन झोपाळ्यावर बसत नाही मोहन झोपाळ्यावर बसत नाही मोहन आणि अनला बागेत भेळ खात नाहीत मोहन आणि अनला बागेत भेळ खात नाहीत दोघ बागेत कणस खातात आणि घरी जातात दोघ बागेत कणस खातात आणि घरी जातात मोहन घरी येतो हात पाय धुतो जेवतो आणि मग झोपतो मोहन घरी येतो हात पाय धुतो जेवतो आणि मग झोपतो ड्रिल्स रिपिटेशन ड्रिल्स मोहन शाळेत जातो मोहन शाळेत जातो मोहन लवकर उठतो मोहन लवकर उठतो मोहन तोंड धुतो मोहन तोंड धुतो मोहन दूध पितो मोहन दूध पीतो मोहन अभ्यास करतो मोहन अभ्यास करतो मोहन घसरगुंडीवर बसतो मोहन घसरगुंडीवर बसतो मोहन घरी येतो मोहन घरी येतो मोहन हात पाय धुतो मोहन हात पाय धुतो मोहन जेवतो मोहन जेवतो मोहन झोपतो मोहन झोपतो अनला झोपाळ्यावर बसते अनला झोपाळ्यावर बसते अनला अभ्यास करते अनला अभ्यास करते अनला चित्र काढते अनला चित्र काढते अनला गाणी म्हणते अनला गाणी म्हणते अनला आणि मोहन अभ्यास करतात अनला आणि मोहन अभ्यास करतात अनला आणि मोहन शाळेत जातात अनला आणि मोहन शाळेत जातात अनला आणि मोहन शाळेतून घरी येतात अनला आणि मोहन शाळेतून घरी येतात अनला आणि मोहन बागेत जातात अनला आणि मोहन बागेत जातात अनला आणि मोहन बागेत खूप खेळतात अनला आणि मोहन बागेत खूप खेळतात अनला आणि मोहन बागेत कणस खातात अनला आणि मोहन बागेत कणस खातात अनला आणि मोहन घरी जातात अनला आणि मोहन घरी जातात अनला घसरगुंडीवर बसत नाही अनला घसरगुंडीवर बसत नाही मोहन झोपाळ्यावर बसत नाही मोहन झोपाळ्यावर बसत नाही मोहन आणि अनला बागेत भेळ खात नाहीत मोहन आणि अनला बागेत भेळ खात नाहीत मी शिक्षक नाही मी शिक्षक नाही आम्ही शिक्षक नाही आम्ही शिक्षक नाही तू शिक्षक नाहीस तू शिक्षक नाहीस तुम्ही शिक्षक नाही तुम्ही शिक्षक नाही तो शिक्षक नाही तो शिक्षक नाही ते शिक्षक नाहीत ते शिक्षक नाहीत ती शिक्षिका नाही ती शिक्षिका नाही त्या शिक्षिका नाहीत त्या शिक्षिका नाहीत ते झाड नाही ते झाड नाही ती झाड नाहीत ती झाड नाहीत मोहन शिक्षक नाही मोहन शिक्षक नाही विजया शिक्षिका नाही विजया शिक्षिका नाही राव शिक्षक नाहीत नारायणराव शिक्षक नाहीत मालतीबाई शिक्षिका नाहीत मालतीबाई शिक्षिका नाहीत मोहन खुर्चीवर बसतो मोहन खुर्चीवर बसतो मी खुर्चीवर बसतो मी खुर्चीवर बसतो मीना खुर्चीवर बसते मीना खुर्चीवर बसते मी खुर्चीवर बसते मी खुर्चीवर बसते राम तू खुर्चीवर बसतोस राम तू खुर्चीवर बसतोस सीता तू खुर्चीवर बसतेस सीता तू खुर्चीवर बसतेस रमेश खुर्चीवर बसतो रमेश खुर्चीवर बसतो तो खुर्चीवर बसतो तो खुर्चीवर बसतो अश्विनी खुर्चीवर बसते अश्विनी खुर्चीवर बसते ती खुर्चीवर बसते ती खुर्चीवर बसते मांजर खुर्चीवर बसत मांजर खुर्चीवर बसत ते खुर्चीवर बसत ते खुर्चीवर बसत मोहन आणि मी खुर्चीवर बसतो मोहन आणि मी खुर्चीवर बसतो आम्ही खुर्चीवर बसतो आम्ही खुर्चीवर बसतो मीना आणि मी खुर्चीवर बसतो मीना आणि मी खुर्चीवर बसतो आम्ही खुर्चीवर बसतो आम्ही खुर्चीवर बसतो अभय आणि तू खुर्चीवर बसता अभय आणि तू खुर्चीवर बसता तुम्ही खुर्चीवर बसता तुम्ही खुर्चीवर बसता गोविंदराव तुम्ही खुर्चीवर बसता गोविंदराव तुम्ही खुर्चीवर बसता स्मिता आणि तू खुर्चीवर बसता स्मिता आणि तू खुर्चीवर बसता तुम्ही खुर्चीवर बसता तुम्ही खुर्चीवर बसता वीणाताई तुम्ही खुर्चीवर बसता वीणाताई तुम्ही खुर्चीवर बसता मी आणि तू खुर्चीवर बसतो मी आणि तू खुर्चीवर बसतो आपण खुर्चीवर बसतो आपण खुर्चीवर बसतो आम्ही आणि तुम्ही खुर्चीवर बसतो आम्ही आणि तुम्ही खुर्चीवर बसतो आपण खुर्चीवर बसतो आपण खुर्चीवर बसतो माधव आणि अनंत खुर्चीवर बसतात माधव आणि अनंत खुर्चीवर बसतात ते खुर्चीवर बसतात ते खुर्चीवर बसतात जोशी साहेब खुर्चीवर बसतात जोशी साहेब खुर्चीवर बसतात ते खुर्चीवर बसतात ते खुर्चीवर बसतात स्मिता आणि मीना खुर्चीवर बसतात स्मिता आणि मीना खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर बसतात मालतीबाई खुर्चीवर बसतात मालतीबाई खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीवर बसतात मांजर खुर्चीवर बसतात मांजर खुर्चीवर बसतात ती खुर्चीवर बसतात ती खुर्चीवर बसतात मी पुस्तक वाचतो मी पुस्तक वाचतो मी पुस्तक वाचते मी पुस्तक वाचते तू पुस्तक वाचतोस तू पुस्तक वाचतोस तू पुस्तक वाचतेस तू पुस्तक वाचतेस तो पुस्तक वाचतो तो पुस्तक वाचतो ती पुस्तक वाचते ती पुस्तक वाचते ते पुस्तक वाचत ते पुस्तक वाचत आम्ही पुस्तक वाचतो आम्ही पुस्तक वाचतो तुम्ही पुस्तक वाचता तुम्ही पुस्तक वाचता आपण पुस्तक वाचतो आपण पुस्तक वाचतो ते पुस्तक वाचतात ते पुस्तक वाचतात त्या पुस्तक वाचतात त्या पुस्तक वाचतात ती पुस्तक वाचतात ती पुस्तक वाचतात मी चहा पितो मी चहा पितो मी चहा पिते मी चहा पिते तू चहा पितोस तू चहा पितोस तू चहा पितेस तू चहा पितेस तो चहा पितो तो चहा पितो ती चहा पिते ती चहा पिते ते चहा पित ते चहा पित आम्ही चहा पितो आम्ही चहा पितो तुम्ही चहा पिता तुम्ही चहा पिता आपण चहा पितो आपण चहा पितो ते चहा पितात ते चहा पितात त्या चहा पितात त्या चहा पितात ती चहा पितात ती चहा पितात transformation drill Turn the following sentences into the negative. मी काम करतो मी काम करत नाही मी कविता म्हणते मी कविता म्हणत नाही श्याम तू धडा वाचतोस श्याम तू धडा वाचत नाहीस अनला तू आंबा खातेस अनला तू आंबा खात नाहीस अनिरुद्ध गडबड करतो अनिरुद्ध गडबड करत नाही प्रिया वर्गाबाहेर खेळते प्रिया वर्गाबाहेर खेळत नाही मांजर झाडावर चढत मांजर झाडावर चढत नाही मोहन आणि मी अभ्यास करतो मोहन आणि मी अभ्यास करत नाही आम्ही अभ्यास करतो आम्ही अभ्यास करत नाही शीला आणि तू खोली झाडता शीला आणि तू खोली झाडत नाही तुम्ही खोली झाडता तुम्ही खोली झाडत नाही फणसे तुम्ही चहा पिता फणसे तुम्ही चहा पीत नाही गीता ताई तुम्ही कविता शिकवता गीता ताई, तुम्ही कविता शिकवत नाही मी आणि तू बागेत जातो मी आणि तू बागेत जात नाही आपण बागेत जातो आपण बागेत जात नाही मी आणि तुम्ही शाळेत येतो मी आणि तुम्ही शाळेत येत नाही आपण शाळेत येतो आपण शाळेत येत नाही तू आणि आम्ही सिनेमा पाहतो तू आणि आम्ही सिनेमा पाहत नाही आपण सिनेमा पाहतो आपण सिनेमा पाहत नाही आम्ही आणि तुम्ही रेडिओ ऐकतो आम्ही आणि तुम्ही रेडिओ ऐकत नाही आपण रेडिओ ऐकतो आपण रेडिओ ऐकत नाही विकास आणि प्रकाश फळा पुसतात विकास आणि प्रकाश फळा पुसत नाहीत ते फळा पुसतात ते फळा पुसत नाहीत श्रीयुत परांजपे कविता शिकवतात श्रीयुत परांजपे कविता शिकवत नाहीत शैला आणि शुभदा पत्र लिहितात शैला आणि शुभदा पत्र लिहित नाहीत त्या पत्र लिहितात त्या पत्र लिहित नाहीत विमलाबाई कविता शिकवतात विमलाबाई कविता शिकवत नाहीत मांजर टेबलावर झोपतात मांजर टेबलावर झोपत नाहीत fill in the gaps drill fill in the gaps with the affirmative verb form for example मी बाजारात जात नाही मी बाजारात जातो तू आंबा खात नाहीस तू आंबा खातोस आनंद शाळेत येत नाही आनंद शाळेत येतो भारती अभ्यास करत नाही भारती अभ्यास करते पिल्लू आकाशात उडत नाही पिल्लू आकाशात उडत आम्ही कविता वाचत नाही आम्ही कविता वाचतो तुम्ही चहा पीत नाही तुम्ही चहा पिता आपण काम करत नाही आपण काम करतो श्रीधर पंत पत्र लिहित नाहीत श्रीधर पंत पत्र लिहितात सुशीलाबाई खुर्चीवर बसत नाहीत बाई, खुर्चीवर बसतात पिल्ल आकाशात उडत नाहीत पिल्ल आकाशात उडतात क्वेश्चन आन्सर ड्रिल्स मी काय करतो उठ तुम्ही उठता मी काय करतो बस तुम्ही बसता मी कुठे बसतो खुर्चीवर तुम्ही खुर्चीवर बसता मी काय करतो पुस्तक उचल तुम्ही पुस्तक उचलता मी काय करतो पुस्तक खाली ठेव तुम्ही पुस्तक खाली ठेवता मी रोज काय करते वर्गात ये तुम्ही रोज वर्गात येता नंतर मी काय करते खडू हातात घे तुम्ही खडू हातात घेता मग मी काय करते फळ्यावर लिहे मग तुम्ही फळ्यावर लिहिता मग मी काय करते फळा पूस। मग तुम्ही फळा पुसता तुम्ही काय करता वही वाच मी वही वाचतो तुम्ही काय करता वही मीठ मी वही मिटतो तुम्ही काय करता कागदावर लिही मी कागदावर लिहिते तुम्ही काय करता कागद फाड मी कागद फाडते तुम्ही काय करता बाहेर जा मी वर्गा वर्गाबाहेर जाते मी उठतो का हो हो तुम्ही उठता मी बसतो का हो हो तुम्ही बसता मी पुस्तक उचलतो का हो हो तुम्ही पुस्तक उचलता मी पुस्तक खाली ठेवतो का हो हो तुम्ही पुस्तक खाली ठेवता मी फळ्यावर लिहितो का हो हो तुम्ही फळ्यावर लिहिता मी फळा पुसतो का हो हो तुम्ही फळा पुसता मी फळ्यावर चित्र काढतो का नाही नाही तुम्ही फळ्यावर चित्र काढत नाही तुम्ही पुस्तक वाचता का नाही नाही मी पुस्तक वाचत नाही नीला गडबड करते का नाही नाही नीला गडबड करत नाही मी आंबा खातो का नाही नाही तू आंबा खात नाहीस listen to the conversation Ramesh इकडे ये फळ्यावर लिही मीना रमेश काय करतो रमेश फळ्यावर लिहितो मीना इकडे ये फळा पूस रमेश मीना काय करते मीना फळा पुसते गीता तू घरी काय करतेस मी घरी पुस्तक वाचते अनिल तू रोज काय करतोस मी रोज शाळेत येतो गीता मोहन अनिल तुम्ही शाळेत काय करता आम्ही शाळेत अभ्यास करतो सुनीती भट साहेब रोज काय करतात भट साहेब ऑफिसात काम करतात ¡Gracias!